तुम्ही ऐकत आहात वपू काळे यांचा झोपाळा यातली पुढची कथा आहे श्रीमंत रघुनाथराव पेशवे प्रत्येकाने चमकून पाहावं असा प्रकार त्याप्रमाणे प्रत्येकजण थांबत होता पुन्हा पुन्हा बघत होता आता घोडा हा प्राणी थपकून बघत राहावा असा आहे का हा काही दुर्मिळ प्राणी आहे का तरी जाणारा येणारा थांबत होता फुटफुटत होता कारण कुणी कुठे दिसावं याचे काही संकेत आपोआप तयार होतात उद्या एखादा भटजी सोवळ्यासहित गाभाऱ्याऐवजी थिएटरात भेटला तर अगदी तसाच प्रकार घोड्याच्या बाबतीत घडला होता खरं तर घोडा हा प्राणी कुणी पाहिला नाही असं माणूस सापडलं अशक्य आजवर व्हिक्टोरियाला जोडलेले घोडे सगळ्यांनी बघितले होते घोड्यावर त्याहून जास्त माया करणारी माणसं मुद्दाम घोडे पाहायला महालक्ष्मीला नेमाने जातात इतकंच नव्हे तर घोडी पुढे दामटायचाही प्रयत्न करतात म्हणूनच घोड्यांनी कुठे कुठे दिसायला हरकत नाही हे ठरल्यासारखं झालं होतं पण हा एक घोडा वेगळा मेयर आणि कमिशनर यांच्या गाड्या जिथं उभं करतात त्याच्या पलीकडे कार पार्कमध्ये एका अष्टकोनी खांबाला हा घोडा बांधलेला होता राजे रजवाड्यांच्या पाकशाळेत शोभावा असा घोडा तुकतुकीत लखलखीत कांतीचा करड्या रंगाचा घोडा अंगावर लाल चुटूक रंगाची मखमली झूल त्या मखमली आवरणावर खोगीर खोगीर आणि पट्टे पॉलिशने लखलखत होते रिकीबी चमकत होत्या डोक्यावरचा तुरा आणखीनच शान वाढवून होता पाहणाऱ्यांची नजरबंदी होत होती ती दोन कारणांनी एक त्या घोड्याचा रुबाब पाहून आणि दुसरी गोष्ट म्हणजे घोड्याला प्राणापलीकडे जपणाऱ्या त्या मावळ्याला पाहून होय तो एक मावळा होता शिवकालीन व पेशवेकालीन काळातला तशाच पेहरावातला घोड्याला खरारा करीत तो उभा होता घोड्याचा तो डौल रुबाब पाहिल्यावर मेयर आणि कमिशनर यांच्या मोटारीही केविलवाण्या वाटत होत्या अनेक बघ्यांपैकी एकाने विचारलं घोडा कुणाचा कमरेत वाकून मुजरा करीत तो म्हणाला श्रीमंतांचा श्रीमंत कोण याच हापिसात चाकरीला आहेत कोण पण श्रीमंत रघुनाथ पेशवे याच रघुनाथ पेशवे नव्हे श्रीमंत रघुनाथ पेशव्यांचं काय करायचं असं साहेबाला प्रश्न पडला होता तो हुशार होता हे त्रासदायक होईल असं वाटत होतं इंटरव्ह्यू घेतला तेव्हा खरं तर हे कुणाला जाणवलं नव्हतं कारण प्रश्न विचारणारेच तेवढे बिथरून गेले होते एकही प्रश्न त्याने जमिनीवर पडून दिला नव्हता केवळ इंजिनिअरिंगची त्याला खडानकडा माहिती होती असं नाही तर ज्याला जनरल नॉलेज म्हणतात त्यातही तो बहुश्रुत होता इंटरव्ह्यूच्या वेळी त्याने जगातल्या इतर माणसांचा दाखला न देता प्रत्येक विषयात स्वतःची भूमिका काय आहे हे आवर्जून सांगितलं होतं खोलीत पाऊल टाकताच तो इतर उमेदवारांपेक्षा निराळा आहे हे पेहरावावरूनच सगळ्यांच्या लक्षात आलं तंग सुरवार पायात चढाव वर झब्बा आणि त्यावर मखमलीचं जॅकेट युअर नेम प्लीज तो म्हणाला श्रीमंत रघुनाथ पेशवे सुरुवातीला हा चेष्टेचा प्रकार असावा असं काहींना वाटलं पण श्रीमंत गंभीर होते मुलाखत घेणाऱ्या ऑफिसर्सनी एकमेकांकडे पाहिलं एकाने हसत विचारलं रघुनाथ पेशवे म्हणजे थोरल्या बाजीरावांचे घराणे काय सांगताय काय गादीची शपथ श्रीमंत गंभीर होत म्हणाले कोणीतरी जास्त कुतूहलाने विचारलं पेशव्यांपैकी आणखीन कोण कोण आहे आम्ही एकटेच आहोत चुलत घराणी बरीच आहे साहित्याबद्दल थोडं प्रेम असलेल्या एका ऑफिसरने विचारलं रणजित देसाईंची स्वामी कादंबरी वाचली आहेत त्यातील पुष्कळचा तपशील आम्हीच देसाईंना पुरवला आहे मुलाखत देणारा आणि घेणारा दोघेही पेशवाईत बुडाले तर बाहेरच्या इतर उमेदवारांचं मुलाखत न देता शिरकाण व्हायचं या भीतीने दुसऱ्या ऑफिसरने विचारलं तुमची कॉलेजमधली करिअर एवढी ब्राईट असताना तुम्ही म्युन्सिपाल्टीत अर्ज का केलात आमच्या घराण्याची तशी पद्धत आहे I have not followed you बलवान राष्ट्राला मदतीची गरज नसते आमच्या पूर्वजांनी नेहमी गरजू देशांना आपल्या तलवारींचे अभय दिले होते आता काळ बदलला आहे युद्धाची रीत पण बदलली आहे पण महाराज तत्वे तीच अबाधित आहेत महाराज या संबोधनाने चमकून सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं श्रीमंत पुढे म्हणाले औदत्याची क्षमा असावी आम्हाला अकरा ठिकाणांहून मानाच्या सुपाऱ्या आल्या होत्या टेल्कोपासून लार्सन ट्युब्रोपर्यंत खलिते आले होते मनात येते तर आम्ही कुणाच्याही सेवेत रुजू झालो असतो पण येस गो अहेड औदित्याची क्षमा असावी द ला ध की ध ला द या घोळात न पडता साहेबांनी मान हलवली थोरले महाराज म्हणाले तुमचे ज्ञान तुमची सचोटी तुमचा प्रामाणिकपणा तुमचा निर्भीणपणा या सर्व गुणांची आवश्यकता कोणत्याही खाजगी व्यवसायाला नाही ज्या कार्यालयातून ह्या अशा गुणांना ओहोटी लागली आहे अशा कोणत्याही ठिकाणी सेवेत रुजू व्हा आणि पेशव्यांची दिगंत कीर्ती सार्थ करा महापालिकेच्या सेवेत एवढ्याचसाठी आम्ही आलो पण इथं तुम्हाला प्रॉस्पेक्ट काहीही नाहीत स्केलसुद्धा खाजगी कंपन्यांपेक्षा पण त्या ऑफिसरला श्रीमंतांचा आवेश पाहून वाक्य अर्ध्यावर सोडावं लागलं श्रीमंत म्हणाले थोरल्या बाजीराव महाराजांना निजामाने त्या काळात कितीतरी परगणे देऊ केले होते पण त्यांचे इमान होते शाहू महाराजांशी आम्ही त्याच घराण्यातले नाव लावित आहोत आम्हास वेतनाचा मोह नाही आम्हास वेतनाची गरजही नाही एवढे गजाननाने दिले आहे गरज पडेल तिथे उडी घ्यायची हे घराण्याने शिकवले नगरपालिकेत आम्ही आल्याशिवाय तिला कुणी तारणार नाही म्हणून आम्ही आलो सेवा करायची संधी दिली तर काहीही कार्य करून दाखवू या उमेदीने ओके यू कॅन गो तेवढ्यात कुणाला तरी हा इंटरव्ह्यू फारच सौम्य झाल्यासारखा वाटला आपल्या बरोबरीचे अधिकारी उमेदवाराच्या पेहरावामुळे आणि भाषेमुळे गोंधळले आहेत असं वाटलं त्या एकट्याने मग पुस्तकी प्रश्न विचारून श्रीमंतांना सळो की पळो केलं पण ते सगळे वार श्रीमंतांनी वरच्या वर परतवले काही निष्पन्न होत नाही म्हटल्यावर प्रश्नांचा भडीमार करणारा म्हणाला इट्स ऑल राईट श्रीमंत केबिनच्या दरवाज्यापर्यंत आले खुणेची टाळी वाजवली त्याबरोबर विणलेल्या रुमालाखाली झाकलेला एक ताट घेऊन मावळ्याच्या वेशात एक सेवक हजर झाला त्या सेवकाने ते ताट सगळ्या ऑफिसरांच्या मध्ये ठेवलं ताटावरचा रुमाल काढून घेतला आणि नम्रपणे कमरेत वाकत पाठ न दाखवता उलटा चालत तो केबिनच्या बाहेर पडला व्हॉट इज दिस नॉनसेन्स श्रीमंत म्हणाले ही लक्ष्मी आहे स्वारींनी तिचा अवमान करू नये अहो पण आमच्या पेशवी घराण्याची ही परंपरा आहे वडीलधाऱ्या माणसाला आम्ही जेव्हा भेटायला जातो तेव्हा रिक्त हस्ते कधीच जात नाही थोरल्या महाराजांनी हे अस्सल चांदीचे घडवलेले एक हजार रुपये आहेत एवढं बोलून श्रीमंत खाली मान घालून उभे राहिले आणि तिथं एक फार मोठा पेज निर्माण झाला त्या सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहत श्रीमंत म्हणाले आपण फक्त एकदा या तबकाला स्पर्श करावा आणि हे धन थोरल्या महाराजांच्या नावे मेयर्स फंडात जमा करावे हे खरं तर आपल्याला का सुचू नये याचा प्रत्येकजण विचार करीत असतानाच श्रीमंत बाहेर पडले नेमणूक झाली त्या दिवशी श्रीमंत घोड्यावरून आले आणि त्या दिवसापासून तो एक कौतुकाचा कुतूहलाचा विषय झाला आमच्या आसनाचा बंदोबस्त आपण केला असेलच मस्टर व सही करताच श्रीमंतांनी चौकशी केली दुपारपर्यंत करतो उत्तर मिळालं तोपर्यंत आम्ही काय करावे या प्रश्नाला काही उत्तर नव्हतं नेहमीचं कारण सांगत ओएस म्हणाले पोस्ट सँक्शन झाली आहे फर्निचर सँक्शन व्हायचं आहे श्रीमंतांनी विचारलं आम्हीच आमची व्यवस्था करून घ्यावी काय उत्तमच परस्पर काम होतंय म्हटल्यावर ओएस खुश झाले श्रीमंत तातडीने बाहेर पडले दोन तासानं हातातलं काम टाकून पाहावत राहावं असा प्रकार घडला पाच फूट बाय पाच फूट असा एक काश्मीरी गालिच्याचा तुकडा एका नोकराने जमिनीवर पसरला त्यावर मखमलीचा गोंडे सोडलेला लोट ठेवण्यात आला एक उतरतं टेबल छान तासून ठेवलेलं बोरू शाईची बाटली आणि शाई सुकवण्यासाठी वाळू बैठकीची व्यवस्था करून भराभर माणसं निघून गेली आणि मग श्रीमंत आसनस्थ झाले मीटिंग संपवून आलेल्या इंजिनियर साहेबांना आपल्या खात्यात एवढी गर्दी का हे समजच ना पाहतात तो श्रीमंतांच्या बैठकीपासून त्यांना पाहायला रांग साहेबांना पाहताच श्रीमंत तत्परतेने उठले आणि कमरेत वाकत त्यांनी पेशवाई थाटाचा मुजरा केला केबिनमध्ये गेल्यावर श्रीमंतांना आमंत्रण आलं आपण महाराजांनी आठवण केली का साहेबांना हसावं की रडावं कळेना आपण ह्याच पद्धतीने ऑफिसात बसणार का श्रीमंत म्हणाले परंपरेने आमची बैठक हे ऑफिस आहे महाराजांना आमचे नम्र निवेदन आहे की त्यांनी चाकराचे इमान पाहावे बुद्धीचा कस पाहावा कामाची तत्परता पाहावी सेवक बसतो कसा हे पाहू नये साहेबांनी पाहिलं श्रीमंत खाली मान घालून उभे होते चेहरा अत्यंत नम्र होता त्यात चेष्टा मस्करीचा लवलेश नव्हता क्षणभर साहेबांना वाटलं खरोखरच या माणसाच्या विक्षिप्त वागणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं तो कामात कसा आहे ते पाहावं त्यात कुठे सापडला तर उत्तमच यू कॅन गो दुसऱ्या दिवशी श्रीमंताच्या बैठकीची शान आणखीनच वाढली तिथं हुक्का आला चकाकणारी पिकदाणी आली आणि एक तांब्याच्या लखलखीत तांब्या आला तांब्याचीच पिण्याची भांडी आली श्रीमंत कामावर येऊन तानापन्न झाले की नानासाहेब फडणीसाप्रमाणे बैठक घालून बसत त्यांचं हस्ताक्षर सुबक होतं वळणदार होतं श्रीमंत एकदा कामाला लागले की अवंतर गोष्टी करत नसत एक मिनिट वाया घालवित नसत बरोबर साडेबारा वाजता चार कप्प्यांच्या चकचकीत टिफिन घेऊन येत असे त्यानंतर पान तीन वाजता पेलाभर दूध मधूनमधून कॅन्टीनमधून हुक्क्यासाठी विस्तव येत असे साहेब केबिनमधून बाहेर पडले रे पडले की श्रीमंत तत्परतेने उठून दरबारी मुजरा करीत पहिल्यांदा साहेब अंगावर पाल पडावी तसे गोंधळले दुसऱ्या वेळी ते फारच कामात होते तिसऱ्यांदा तोच प्रकार घडल्यावर साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं तुम्ही हे जाता येता नमस्काराचं काय खूळ मांडलं आहेत सरकारने कसूर झाली असल्यास माफी करावी अहो साहेबांना नाव आठवलं पण पेशवे म्हणावं की श्रीमंत इथं ते अडकले कमरेत वाकत श्रीमंत म्हणाले पेशव्यांच्या दरबाराचे रक्त आणि घराण्याची शिस्त याने हा देह बांधलेला आहे आपण आमचा मुजरा स्वीकारला नाहीत तर चाकरास कडोलेट केल्याचे दुःख होईल अहो दिवसाकाठी पंचवीस तीस वेळा मेयरकडे कमिशनरकडे मला जावं लागतं आता प्रत्येक वेळी जर तुम्ही मुजरे करत राहिलात तर स्वारींना आमची विनंती आहे की त्यांनी आमची बैठकीची व्यवस्था अन्यत्र करावी नाहीतर नाहीतर काय अभय असेल तर सांगतो क्षणभर साहेबांना या विधानाचा बोध झाला नाही त्याने अंदाजाने बोला अशी खून केली स्वारींनी आपल्या जाण्याचा मार्ग बदलावा पण सेवकास मुजऱ्यापासून वंचित करू नये नोकरीत लागल्यापासून आठव्याच दिवशी श्रीमंतांनी भत्ता मिळावा म्हणून अर्ज केला ओएसने त्यांना बोलून विचारलं तुमच्या वाहनाचा आर टी ओ रजिस्ट्रेशन लिहावा लागेल तो कुठे श्रीमंत म्हणाले घोड्याला क्रमांक देतात तो रेसच्या वेळी हा रेसचा घोडा नाही म्हणून मला ते माहीत होतं तुमच्या ह्या अर्जाचा काही उपयोग नाही घोडा हे वाहन होऊ शकत नाही तेव्हा त्याला भत्ता मिळायचा नाही आम्ही ह्यासाठी कोणास भेटावे कमिशनरला भेटलात तरी उपयोग नाही आम्हाला भेटायची अनुज्ञा असावी त्यासाठी सुद्धा परवानगी काढावी लागेल श्रीमंत गप्प बसले पण त्यांनी मनाशी नक्की काहीतरी ठरवलेलं होतं ते आपल्या बैठकीवर येऊन बसले पण कामात लक्ष लागणं कठीण होतं अस्थिर मनानं त्यांनी हुक्काजवळ केला पायात चढाव त्याच्यावर सुरवार वर जोधपुरी कोट डोक्याला रेशमी तोफा अशा थाटात कमरेत वाकून दरबारी मुजरा करणाऱ्या व्यक्तीला पाहून कमिशनर क्षणभर थबकले त्या माणसाच्या मागे एक मावळा उभा होता त्याच्या हातात एक तबक होतं त्यावर विणलेला रुमाल होता केवळ कुतूहलाने कमिशनरांनी काय हवंय म्हणून विचारलं सेवकास दोन मिनिटे मुलाखतीची संधी हवी आहे या श्रीमंत तातडीने आत गेले सेवकाने कमिशनराच्या टेबलावरती तबक ठेवलं रुमाल काढून घेतला हे काय या सगळ्याचा अर्थबोध न होऊन कमिशनरांनी विचारलं थोरल्या महाराजांनी दिले आहेत कोण थोरले महाराज आमचे तीर्थरूप श्रीमंत माधवराव पेशवे आपण मी आपला चाकर कमिशनरांना जरा गंमत वाटली कामावर आल्या आल्या ही करमणूक जरा बरी होती I am not able to follow आम्ही महानगरपालिकेचे चाकर सेवेत रुजू होऊन महिना व्हायचा आहे काही कर्तबगारी करू दाखवू अशी उमेद उरी बाळगून इथे आलो आहोत पण बोला बोला सरकारचरणी एक अर्ज आहे पुढे आम्ही थेट आपल्या दरबारात दाखल झालो याबद्दल अभय असावे इतर अधिकाऱ्यांनी आमची दखल घेतली असती तर आम्ही सरकारना तकलीफ दिली नसती ठीक आहे मुंबईसारख्या सुजलेल्या शहरात वाहतुकीपायी प्रजननांचे किती हाल होतात हे स्वारींना माहिती आहे वाहनासाठी हजारो रुपयांचा खर्च करूनही वाहनांचा भरोसा राहिलेला नाही महापौरांचं वाहनही त्याला अपवाद नाही म्हणून आम्ही आमच्या अश्वशाळेतला एक अत्यंत सुलक्षणी अश्व कमिशनरांना ताबडतोब सगळं आठवलं त्यांना स्वतःला जिथं कार पार्क आहे तिथं कधीच जावं लागत नसे पण तिथं बांधण्यात येणाऱ्या घोड्याबद्दल आणि एकूण पेशवे प्रकारांबद्दल त्यांना ड्रायव्हरकडून सगळं समजलं होतं बरं मग दरबाराच्या कामासाठी बांधकामावरील देखरेखीसाठी आम्ही घोड्यावरूनच जाय करतो तेव्हा अर्ज असा वाहनांसाठी इतरांना देण्यात येणारा भत्ता आम्हासही मिळावा मग अडचण काय आहे घोडा वाहनात जमा होत नाही म्हणून वाहन भत्ता देता येणार नाही म्हणतात तेवढा चीफ अकाउंटंट आल्याची वर्दी मिळाली ते अगदी वेळेवर आले होते आत येण्याची परवानगी मिळताच ते आत आले आल्याबरोबरच रुपयाच्या चकचकीत नाण्यांनी भरलेल्या ताटांकडे त्याचं लक्ष गेलं मग ते श्रीमंतांकडे बघत राहिले यांना ओळखता का कमिशनरांनी विचारलं चीफ अकाउंटंटनी नाही म्हटल्यावर कमिशनर म्हणाले हे पेशवे श्रीमंतांनी कमिशनरची सुख सुधारली कमरेत वाकून ते म्हणाले आम्ही श्रीमंत रघुनाथराव पेशवे कमिशनर म्हणाले यांचा एक घोडा आहे कार पार्कमध्ये बांधतात तो ना मी पाहिला आहे तो ह्यांचा का यांचाच त्यांना आता त्यासाठी कन्व्हेन्स अलाउन्स हवं आहे ते कसं शक्य आहे का बरं तशी प्रोव्हिजनच नाही चीफ अकाउंटंटले छापलेलं उत्तर दिलं श्रीमंत नम्रपणे स्पष्ट बोलतो त्याचे अभय असावं कमिशनरांना एकूणच पेशव्यांची गंमत वाटायला लागली ते म्हणाले मोकळेपणी बोला त्या दोघांकडे नजर टाकून श्रीमंत कमिशनरांना म्हणाले सरकार आपण इथले मुख्यात्यार हे साहेब इथले काय ते कोषाध्यक्ष कोषागार यांच्या मुख्यत्यारीत असेल पण त्यांनी निवळ आपल्या हुकमाची तालीम करायची आहे जमणार नाही असे म्हणण्याचा अधिकार हे आपल्याकडे कसा घेऊ शकतात चीफ अकाउंटंट काहीतरी ताडकण बोलणार तोच कमिशनर म्हणाले पेशवे महापालिका एक यंत्रणा आहे काही ना काही नियमांचं बंधन त्या यंत्रणेला आवश्यक नाही का हुजूर बंदा नम्र आहे सेवेने बद्ध आहे तरी सांगू इच्छितो नियमांसाठी जिथे माणसांना राबावे लागते तिथे असंतोष निर्माण होतो माणसाचे कर्तव्य फुलवतील आनंद वृद्धिंगत करतील असेच शासनाचे नियम हवेत कर्तव्याकडे पाठ फिरवणाऱ्या माणसांना जसे ते बंधनकारक ठरतील त्याचप्रमाणे ते कर्तव्यदक्ष माणसांच्या पाठीशी पण उभे राहायला हवे परंपरेने आम्ही घोडा हे एकच वाहन पिढ्यानपिढ्या वापरत आलो आम्हाच त्यासाठी भत्ता मिळायलाच हवा अकाउंटंट म्हणाले पण घोडा हे वाहन पण महाराज घोडा वाहन का होऊ नये जिथे मोटारीची शक्ती अश्वशक्तीत मोजली जाते तिथे ठीक आहे आपण स्पेशल केस करता आली तर पाहू साहेब आपण इतर ऑफिसर्सकडे मधूनमधून मायलेज स्टेटमेंट मागतो मग अलाउन्स देतो तिथे पेट्रोल कन्झम्पशन काढता येतं चीफ अकाउंटंटले आणखी एक पिल्लू सोडलं श्रीमंत मुजरा करीत म्हणाले महाराज तुमचे अकाउंटंट मला निरनिराळ्या गोष्टी उजेडात आणायला लावत आहेत याची माफी असावी अभय असेल तर बोल कमिशनर नुसते हसले श्रीमंत म्हणाले किती ऑफिसर्स डायरीवरून खरी माहिती दरबारात कळवतात हे कोण सांगू शकेल भत्ता प्रत्येक गाडी बाळगणारा ऑफिसर्स घेतो पण महाराज प्रत्यक्षात पाच पाच अधिकारी भागीदारीने एकच गाडी वापरतात आठ दिवसातून फार तर एका अधिकाऱ्याला त्याची गाडी एकदाच बाहेर काढावी लागत असेल आणि इतर ऑफिसर्सच्या गाड्यांना तर कन्व्हियन्स अलाउन्सऐवजी टोईंग अलाउन्स मिळतो असेच म्हणायला हवे तो ऑफिसर्सच्या गाड्यांची अवस्था आपण पाहिलीत तर महाराज त्यांनी गाड्या ठेवल्या आहेत की गाड्यांनी त्यांना ठेवले आहे यापुढे आणखी सत्य पचवणं कठीण होतं कमिशनर समारोपाच्या स्वरात म्हणाले don't worry I will look into it personally मुजरा करून श्रीमंत निघाले तेवढ्यात कमिशनरांनी विचारलं या तबकाचं काय करायचं थोरल्या महाराजांच्या नावे मेयर्स फंडात जमा करावा महाराज श्रीमंतांनी खात्यात बस्तान बसवलं जाता येता त्यांचा होणारा सलाम मुजरा हळूहळू साहेबांच्या पण अंगावळणी पडला इतकंच नव्हे तर त्यांच्या वाचून साहेबांचं पान हलेनासं झालं जाता येता साहेबांना श्रीमंतांची गरज पडू लागली अर्थात याला आणखी एक कारण होतं श्रीमंतांना बोलवणं पाठवलं की ते नेहमी जागेवर सापडतात आत्ता इथंच होतो किंवा एवढ्यात कॅन्टीनला गेले असली उत्तरं साहेबांना कधीच ऐकावी लागली नाहीत एकतर श्रीमंतांनी स्वतः कॅन्टीनमध्ये जाणं हे त्यांच्या दर्जाला साजेसं नव्हतं आणि त्यापेक्षा वेळेचा हा असा अपव्यय त्यांना मंजूर नव्हता श्रीमंतांवर मर्जी बसल्यावर एकदा केव्हा तरी साहेब म्हणाले तुम्ही कधीही जागा सोडत नाही हे फार क्रेडिटेबल आहे श्रीमंत म्हणाले सरकारनी चाकराचे जे कर्तव्य आहे ते त्यांनी नीट बजावल्याबद्दल मुळीच कौतुक करू नये इथे आम्हास प्रत्येक मिनिटाचे वेतन दिले जाते आम्ही जागेवरच असायला हवे अहो पेशवे मग इतरांना हे असं का वाटू नये याचा जबाब देणे कठीण आहे साध्या चहा पाण्यात किती वेळ जातो यांची कुणाला कल्पना आहे का श्रीमंत म्हणाले याच विवंचनेत एकदा आम्हास ग्रासले होते आम्ही तेव्हा एक हिशोबी करून ठेवला होता महाराजांची परवानगी दिली तर आम्ही तो इथे पेश करू जरूर महाराज आम्ही एकदा विचार केला की एका सेवकाने पंधरा मिनटे चहा पिण्यात घालवली फक्त एक दिवस महापालिकेत ऐंशी हजार सेवक आहेत प्रत्येकाची पंधरा मिनटे धरल्यास महाराज एका दिवसात बारा लक्ष मिनटे चहा पिण्यात जातात मिनटाचे वीस हजार तास होतात आम्ही पुढे आठ तासांचा दिवस धरला तेव्हा महाराज त्याचे पंचवीसशे दिवस झाले पंचवीसशे दिवस म्हणजे सहा वर्ष पूर्ण होतात वर काही दिवस उरतात ह्याचा अर्थ महाराज नगरपालिका सहा वर्षे सगळ्यांना फुकट पगार देते त्याऐवजी तिला सेवकांकडून काहीही मिळत नाही साहेबांनी विचारलं हे फक्त एकच दिवस पंधरा मिनटं चहात गेली असं धरलं तर होय सरकार मग ही यंत्रणा कशी सुधारणार आम्हास जे वाटते ते आम्ही बोलतो सेवक जिथे जबाबदारीने वागत नाहीत तिथे अधिकाऱ्यांना आपले अधिकार वापरायलाच हवेत अधिकार वापरायचे म्हणजे काय करायचं धाक असल्याशिवाय माणसं सरळ होत नाहीत तुमच्या पूर्वजांनी राज्य केलं ते कसं केलं त्यांनी अनेकांची मनं जिंकली असणार जिथे जिंकली तिथे जिंकली इतरांच्या बाबतीत ते शिक्षेच्या भीतीने म्हणजे काळ बदललाय पण महाराज पुन्हा फटक्यांची शिक्षा करायचे कायदे निघायला हवे तसे जर निघाले तर टेलिफोन आला म्हणून पुढचं बोलणं थांबलं आणि एके दिवशी अख्खं कॉर्पोरेशनचं वातावरण ढवळून निघालं जाहीर चौकशी व्हायला हवी म्हणून नगरसेवकांनी कॉर्पोरेशनचा हॉल दणाणून टाकला केशव गणपत मुकादम रातोरात प्रसिद्ध झाला तरी श्रीमंत शांत होते प्राथमिक चौकशीत ते निग्रहाने म्हणाले आम्ही केले ते योग्य केले आम्हाला जसा अन्याय सहन होत नाही तसंच खोटेपणा आणि लबाडीही रुचत नाही म्हणून तुम्ही मुकादमाला चाबूक मारलात होय सरकार साहेबांना हसावं की रडावं कळेना चौकशीचं सत्र थेट कमिशनरपर्यंत गेलं ठरलेल्या दिवशी कमिशनरच्या ऑफिसात दोन तीन कमिट्यांचे चेअरमन दोन डेप्युटी कमिशनर स्वतः कमिशनर आणि त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहिलेले श्रीमंत अशा थाटामाटात चौकशी सुरू झाली कमिशनर साहेबांनी समोर ठेवलेली फाईल वरवर चाळली आणि मग ते म्हणाले mister Peshwe you have been called here for your misbehaviour आम्हास त्याची पूर्ण कल्पना आहे त्या संदर्भात आम्हासही काही सांगायचे आहे तेवढ्याचसाठी आपण इथं जमलो आहोत जे काही सांगायचं ते मोकळेपण आहे पण झटपट सांगून टाका वेळ थोडा आहे या सर्वांना कामं आहेत श्रीमंत वाकून म्हणाले सरकार आपण या सर्व अधिकाऱ्यांना जाण्याची अनुज्ञा द्यावी त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ इथं का बरे वाया घालवावा हे आम्हाला समजत नाही डेप्युटी कमिशनर काही बोलणार तोच कमिशनर साहेबांनी त्यांना थांबायची खून केली ते श्रीमंतांना म्हणाले इन्क्वायरीसाठी त्यांना मुद्दाम बोलवलं आहे श्रीमंत म्हणाले दरबारचा अवमान व्हावा असा हेतू आमचे मनात शिवलेला नाही पण महाराज काही स्पष्ट सांगतानाच जर अवमान घडल्यासारखा वाटले तर सेवकास अभय असावे बोला चौकशीची ही प्रथा आम्हास मंजूर नाही तुमच्या मते ही प्रथा कशी हवी होती श्रीमंत सगळ्यांकडे पाहत निर्भीडपणे म्हणाले आपण सर्व पालिकेतील मोठे अधिकारी आहात आपणावर जबाब आपणावर जबाबदारी फार जोखीम मोठी सत्तर लाखावर प्रजाजन असलेले राज्य चालवणे ही मोठी कामगिरी तेव्हा माझ्यासारख्या क्षुद्र अधिकाऱ्यांची कैफियत ऐकण्यास आपण आपला वेळ घालवावा हे अनुचित आहे एवढं बोलून कमिशनर साहेबांकडे वळून श्रीमंत म्हणाले महाराजांनी देखील हे कष्ट घ्यायला नको होते कमिशनर म्हणाले भले मग ही कामं कोणी करायची श्रीमंत म्हणाले आम्ही ज्यांच्या हाताखाली काम करतो त्यांच्यावरच ही जबाबदारी सोपवायला हवी कोणतेही प्रकरण वर सुपूर्द करायची सोय ज्या यंत्रणेत असते तिथे मधले सर्व अधिकारी फक्त बटवड्याचे काम करतात कोणत्याही हुद्द्यापर्यंत कोणते अधिकारी असावेत हे ठरवणे अगत्याचे आहे आपण फक्त धोरण आखून द्यायचे अंमलबजावणी इतरांनी करायची आपण आमची चौकशी करता आहात याचा अर्थ अंमलबजावणी आपण आपल्याकडे घेतली असे होईल तर मधले अधिकारी कार्यक्षम कसे होतील धोरण पक्के ठरवले नाही म्हणजे प्रत्येक प्रश्न स्वतःकडे घ्यावा लागतो डेप्युटी कमिशनर म्हणाले एक जबाबदार अधिकारी हाताखालच्या माणसांना फटके मारतो हे आजवरच्या इतिहासात घडलेलं नाही मग धोरण ठरवायचं कसं हुजुरांचे म्हणणे अत्यंत उचित आहे म्हणूनच या सेवकांच्या शंकेचे त्यांनी निरसन करावे अशी नम्र विनंती आहे चौकशीसाठी जमलेल्या मेंबर्सना गंमत वाटू लागली ती केवळ श्रीमंताच्या दरबारी पद्धतीच्या भाषेमुळे त्याचबरोबर त्या भाषेला एक वास्तव्याचं अत्यंत निर्भीड असं तेज होतं सर्वांच्या हावभावावरूनच काय ते समजून श्रीमंत पुढे म्हणाले या चौकशीचे खरे तर प्रयोजनच नाही शासनाने आमची ठराविक कामगिरीवर नेमणूक केली आहे आम्हाच आमच्या कामाचे संपूर्ण तांत्रिक ज्ञान आहे दिलेले काम करण्याची तळमळ आहे आणि हे काम कसे करायचे याचे कसबही श्री गजाननाने आम्हाला दिलेले आहे ज्ञान तळमळीची इच्छा आणि कसब या तीन गोष्टी एकत्र आल्या तर कार्य बिघडताच कामा नये आम्ही शासनाकडे फक्त अधिकार मागत आहोत सिमेंटमध्ये भेसळ आहे हे आम्ही जाणले मुकादमाच्या संमतीने तरीही तेच सिमेंट वापरले जात होते तेही आम्ही पाहिले आमची तळपायाची आग मस्तकाला गेली कोप आवरेनासा झाला आम्ही त्यास चापकाचे फटके मारले चापकावरच भागवावे लागले ते काळ बदलला म्हणून शनिवार वाडा बांधताना असाच एक प्रकार घडला होता तेव्हा थोरल्या महाराजांनी गवंड्याचे हात तोडले होते आम्ही फटके मारले यात आम्ही काही चूक केली आहे असे आम्हाला वाटत नाही हाताखालील माणसांवर असाच वचक बसवायचा ते ठरवण्याचा अधिकार आम्हास मिळावायच हवा त्याची चौकशी होता का म्हणे श्रीमंतांचं निवेदन संपताच कमिटी चेअरमननी विचारलं विरुद्ध तक्रार आल्यावर ही चौकशी होता कामा नये असं तुमचं म्हणणं आहे का ही लोकशाही आहे इथं प्रत्येकाला प्रोटेक्शन मिळायला हवं श्रीमंत मान वाकून म्हणाले स्वकर्तव्याची जाणीव ज्या देशातल्या नागरिकांना झालेली आहे तोच देश लोकशाहीसाठी लायक आहे कर्तव्य कशाशी खातात हे ज्यांना कळत नाही तिथे लोकशाही राबवली म्हणजे राज्य यंत्रणा खिळखिळच होणार कमिशनर म्हणाले ही चर्चा इथं करण्यात अर्थ नाही तुम्ही त्या मुकादमाला फटके मारलेत त्याबद्दल काय ते सांगा तुमचं वर्तन म्युन्सिपल सर्व्हिस कोडप्रमाणे आक्षेपार्ह आहे बोलता बोलता कमिशनरनी बेल वाजवली शिपाई आला बाहेर ते मुकादम आलेत त्यांना बोलवा सर्वांना पाच पाच वेळा नमस्कार करीत मुकादमा हात आला जमलेल्या चेअरमनपैकी एकजण म्हणाला साहेबांना मी सगळं सांगितलेलं आहे न घाबरता काय ते सांग मुकादम तसाच उभा राहिला कमिटी चेअरमन पुन्हा म्हणाले साहेब तुला काहीही म्हणणार नाहीत सगळं सांग तुझ्या पाठीवरचे वळही त्यांना दाखव मुकादमने सगळ्यांकडे पाहिलं आणि श्रीमंतांकडे हात करीत तो कमिशनरला म्हणाला साहेब जो इथं उभा आहे तो देवमाणूस आहे माझी काय बी तक्रार नाही म्या चूक केली सा त्या साहेबानं डोळं उघडलं माझं कानाला खडा लावलाय बघा आता हातानं वंगाळ काम नाही व्हायचं आणि साहेब त्या कंत्राटदाराचा पगा जरा माणूस लई बेरकी आहे त्याच्यावर ध्यान ठेवायला हवं पेशवे साहेबाला सांगा कमिशनर साहेबांनी ताकवरून जे ओळखायचं ते ओळखलं समोरची फाईल पुन्हा उघडत ते म्हणाले कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्या कामाचा कुणीतरी उत्तर द्यायच्या आत श्रीमंतांकडे नजर टाकीत पण कमिटी चेअरमनांपैकी एकाकडे बोट दाखवीत मुकादम धीटपणे म्हणाला या साहेबांच्या नात्यामधला हाय बघा कमिशनरनी पुन्हा बेल वाजवली आणि ते मुकादमला म्हणाले ठीक आहे तुम्ही जा आता शिपाई मुकादमला घेऊन गेला मामला काहीसा कमिटी चेअरमनवरच बेतला म्हणून तेही निघाले श्रीमंत थांबले कमिशनर त्यांना म्हणाले आपण गेलात तरी चालेल श्रीमंत म्हणाले नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्हास काही निवेदन करायचे आहे सरकारने कृपावंत व्हावे सेवकास बोलण्याची अनुज्ञा द्यावी कमिशनरने बसायची खूण केली श्रीमंत म्हणाले आम्हास इतरांचे दाखले देण्यात प्रशस्त वाटत नाही त्यांनी काहीही सिद्ध होत नाही तरी महाराज थोरल्या माधवराव पेशव्यांचे उदाहरण द्यावेसे वाट श्रीमंत म्हणत कपाळशूळ उठला असल्यास निव्वळ कपाळशुळावर इलाज करून फायदा नाही श्रीमंत राजवैद्याला नेहमी सांगत की दुखण्याचे मुळी घाव घाला त्याप्रमाणे महाराज बांधकामात दोष निर्माण का होतात माणसे बेईमानी का करतात याचा शोध घ्यायचा असल्यास सरकार थेट मुळी घाव घाला कमिशनर विचारत पडले समोरचा माणूस वेचक बोलत होता निश्चित योजनेशिवाय तो बोलत नाही यात संदेह नव्हता त्यांनी विचारलं योजना आहे का तशी जवळ आहे हुजूर सांगा सरकार आपल्या सेवेत रुजू होऊन एक साल पुरे व्हायचे आहे पण महाराज आकलन होणार नाही असे दिसते असे ऐकू येते इथे हाच रिवाज आहे हे पाहून मन विषण्ण झाले आम्ही सध्या ज्या बांधकामावर देखरेख करीत आहोत तेच उदाहरण घ्या महाराज ते काम बावन्न लाखाचे आहे कंत्राटदाराने त्या कामासाठी त्याची किंमत केवळ चव्वेचाळीस लाख सांगितली बावन्न लाखाचे काम त्याला चव्वेचाळीस लाखाला कसे परवडते हा विचार कुणीच केला नाही का आमच्या पूर्वजांनी कोणती आधुनिक यंत्रसामग्री हातात नसताना भले भले दुर्ग बांधले तटबंदी बांधल्या धर्मशाळा उभ्या केल्या देवालयांची रचना केली त्या इमारती आज दोन शतकांनंतर डौलत उभ्या आहेत त्यांचा चिरा निखळला नाही महाराज स्पष्ट बोलतो माफी असावी महापालिकेने गेल्या वर्षी बांधलेल्या इमारती पहिल्या पावसात धो गळतात बाजारात दहा पैशाचे लिंबू नऊ पैशाला मिळत नाही आणि इथे बावन्न लाखाची इमारत चव्वेचाळीस लाखात मिळते याचा अर्थ हुजूर आठ लाखाची बेईमानी आपणच मान्य केली आहे फटके कंत्राटदाराला मारायला हवेत महाराज आमचा दिल फाटून जातो आम्ही मुकादमाला मारले कमिशनर स्तंभित झाले श्रीमंत इतकेच अस्वस्थ झाले मनाची मनाला ओळख पटली समोरच्या माणसाला यत्किंचित इंजिनियरला त्यांना पेशवे या नावाने हाक मारवेना नकळत ते म्हणाले श्रीमंत माफी असावी कमिशनर म्हणाले तुम्हीच माफ करा आम्ही यंत्रणेचे बांधील आहोत श्रीमंत म्हणाले सरकार आम्ही ते जाणतो म्हणूनच एक मागणी आहे आम्हाला आमचे अधिकार द्या आमचं सत्वपणास लावा आमच्या बुद्धीचा कस पहा सरकार इमानदारीला दाद द्या एवढीच भीक मागतो इमानदारीला वावरायची चोरी झाली आहे तिला फक्त यंत्रणेचं पाठबळ द्या याच कार्यालयात आम्ही चमत्कार घडवून दाखवू दरारा बसवू आमच्या कारभाराची जाहीर चौकशी करून धिंड काढू नका कमीत कमी हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाई तो आमची बदली होऊ देऊ नका चव्वेचाळीस लाखात आम्ही बावन्न लाखाचे माप नगरपालिकेच्या पदरात टाकतो की नाही एवढंच पहा कमिशनर म्हणाले तोपर्यंत माझीच बदली झाली तर श्रीमंत ताडकण म्हणाले मग महाराज आम्हाला सेवेतून मुक्त करा श्रीमंतांनी राजीनामा सादर केला कमिशनर म्हणाले या यंत्रणेबद्दल प्रेम वाटतं म्हणून आम्ही तुमचा राजीनामा स्वीकारत नाही तुमच्यासारख्यांचीच इथं सतत कुचंबणा होणार आहे म्हणून श्रीमंत रघुनाथ पेशवे जसे आले तसे गेले जातानाही त्यांनी सत्व सोडलं नाही आणि घराण्याची परंपरा कमिशनरपासून थेट स्वतःच्या खात्याच्या साहेबापर्यंत त्यांनी नजराणे दिले अकरा मावळे अकरा तबकांसहित ऑफिसात आले विणलेले रुमाल उचलीत नम्रपणे बाजूला उभे राहिले श्रीमंत रिक्त हस्ते आले नाहीत रिक्त हस्ते गेले नाहीत मेयर आणि कमिशनर यांच्या मोटारी जवळच्या खांबाला तो कुर्रेबाज तुकतुकीत कांतीचा घोडा आता कुणाला दिसत नाही पुढे दिसणार नाहीत तरी जाणारे येणारे थबकतात